पिंपळावरची वागळं फडफडू लागली पानांची सळसळ ऐकू येऊ लागली गार वारा जोरानं वाहू लागला आणि लक्ष्मीबाईंना जाग आली त्याने डोळे उघडले अजून अंधार कमी झाला नव्हता म्हणून पुन्हा डोळे झाकून त्या तशाच पडून राहिल्या थोडा वेळ गेला आणि जात्याची घरघर कानावर ऐकू आली आसपासच्या घरातून जाती फिरत होती बायकाने दळणं घातले होते मिटलेले डोळे त्यांनी पुन्हा उघडले आणि आभाना विचारलं का लवकर जाग आली लक्ष्मीबाई आपल्या विचारात दंग झाल्या होत्या त्यांनी साबांना विचारलं देव कोणत्या दिवशी बसणार येत्या सोमवारी म्हणजे चार दिवसावर दसरा आला दचकल्यासारख्या लक्ष्मीबाई तोंडाकडेच पाहत राहिल्या वर्षाचा सण दसऱ्यासारखा दसरा देव बसणार नऊ दिवस नवरात्र शिलंगन सोनं लुटायचं या नऊ दिवसात कुणाला दानधर्म करायचा नाही भिकाऱ्याला वाढायचं नाही देव बसले म्हणजे भूतांचा वावर सुरू होतो ना भूत मोकळी सुटतात एवढा मोठा सण आज उद्या इतक्यात येऊ घातला होता पण त्यांच्या तो ध्यानीमानीच नव्हता औचित आठवण झाली आणि सहज विचारलं म्हणून कळलं लक्ष्मीबाईंनी विचारलं यंदा नवरात्र बसणार बसणार म्हणजे यंदा मी बसावं म्हणते का तुम्हाला उपास तपास आता कुठं स्वस्त आहे खजुरीची एक बी तोंडात घातली तर दातात कळा येतात तुमच्या मग कसे काढणार नऊ दिवस तसेच काढायचे उपास कशाला म्हटलाय मग तो एकाएकी आव्हानं आठवण होऊन त्याने विचारलं अजून टपाल कसं आलं नाही बर कुठलं टपाल बाईंच त्या खुशाल जाऊन बसल्यात भावाकडं कशाला धरतील टपाल आबा म्हणाले लवकर आलं नाही तर बरंच होईल का म्हणजे दसरा तरी एवढा सुखरूप पार पडेल या नऊ दिवसात कुठं बाहेर जायला नको लक्ष्मीबाईंनी विचारलं त्यांच्या टपालाचा आणि दसऱ्याचा काय संबंध आबा जरा गोंधळले बाईंच्या त्या टपालाची त्यांना काळजी लागली होती ते दुसऱ्या कुणाला माहीत नव्हते अजून लक्ष्मीबाईंनाही ते बोलले नव्हते सगळ्या गोष्टी मनात ठेवायची त्यांना सवयच जडली होती अनुभवानंच हे शहाणपण त्यांनी मिळवलं होतं मनातली गोष्ट एकदा तोंडातनं बाहेर पडली की तिच्यावर आपला ताबा नसतो दत्तक विधान कोल्हापूरला होणार होतं आणि बाईंचं टपाल आलं की त्यांना जाणं भाग होतं बाईंनी त्यांना बजावलं होतं आणि तेही हो म्हणाले होते ही गोष्ट आजवर त्याने आपल्या मनातच ठेवून ठेवली होती पण नकळत टपालाचा आणि जाण्याचा संबंध त्यांच्या तोंडून बाहेर पडला होता नवरात्रात गाव सोडून कुठं जायचं नसतं याची आठवण होऊन ते तसे बोलून गेले होते पण टपालाचा आणि दसऱ्याचा काय संबंध असं लक्ष्मीबाईने विचारताच ते गोंधळले मनात चलबिचल झाली आणि डोळे भिंतीतल्या झरोक्यातून बाहेर बघू लागले आभाळ ढगाळून आलं होतं आणि पावसाची रिमझिम सुरू झाली होती विषय बदलत आबा म्हणाले पाऊस पडतोय वाटतं झरोक्यातून बाहेर बघत लक्ष्मीबाई म्हणाल्या वाती भिजवायला पाऊस आता येणारच की मध्ये फार ओढ दिली होती चांगला पाऊस झाला तर बरं होईल पण एवढ्यातच झिमझिम थांबली नुसताच पिंजलेला पाऊस कापूस आभाळात तरंगत राहिला पोकळ ढगांकडे बघत आबा बोलले मेघराजा यंदा काय करतोय काही कळत नाही लक्ष्मीबाई म्हणाल्या लोकांची नीती कुठं सरळ आहे कशाला पडेल पाऊस उद्या शुक्रवार ना हो उद्या शुक्रवार का काही नाही सहज विचारलं आबा असे चलबिचल झाले आणि अंदाज घेत लक्ष्मीबाईंनीच विचारलं टपालाचीच तुम्हाला काळजी लागली हो ना त्यांच्या मनातली काळजी त्यांनी बरोबर बोलून दाखवली आणि आबाज पापले पण त्यांचा सुगावा लागू नये म्हणून वर करणे हसून ते म्हणाले टपालाची काळजी कशाला करू मग वाराची चौकशी कशाला केलीत मला वाटलं उद्या शनिवार एवढ्या काळजीनं शनिवार करायला जीवाला तरी कुठं शांतता मिळते तुमच्या कुस बदलून आबा म्हणाले डोळे झाका लागला तर एक डुलका लागू द्या आता कसला डुलका लागणार जो पुडाली होती वागळ फडफडत होती पानांची सळसळ ऐकू येत होती आसपासच्या घरातून जाती फिरत होती त्यांचाही आवाज कानावर येत होता कान बाहेर लागले परसातल्या कुसवांवर कावळे काव काव करीत होते चिमण्या साळुंक्या जाग्या झाल्या होत्या दिवसाचा गोंडा फुटला होता नजीकच्या शिरी मळ्यातील मोठं कुई कुई वाजत होती तांबडा कोंबडा केव्हापासून बांग देत होता आवाजाची दुनिया जागी झाली होती माणसाचाच तिकडे कान नव्हता तर तऱ्हेचे अनेक आवाज कानावर येत होते पक्षी बोलत होते वारा शिळ घालत होता पानं सळसळत होती मोठेचं चाक उंच स्वरात गात होतं बैलांच्या गळ्यातले चाळ निनाडत होते आणि मधून मधून एका पायावर उभा राहून कोंबडा बांग देत होता गुरुवानं तोंडाला शिंग लावून तू तू तू तू करावं असं ओरडून सांगत होता उठा सकळजन हो उठा प्रभात झाली डुलका लागेना तशा लक्ष्मीबाई उठून बसल्या आबाणी विचारलं का लवकर उठलास लक्ष्मीबाई म्हणाल्या आज शुक्रवार ना त्यांच्या बोलण्याचा आबाना काही अर्थबोध झाला नाही ते अधिकच पापले आणि स्वतःशीच पुटपुटावत असं म्हणाले होय आज शुक्रवार मग काम लवकर करावा आवरायला नकोस आबा तोंडाकडेच पाहत राहिले आणि टाकलेलं कोडं उलगडत लक्ष्मीबाई म्हणाल्या आज शुक्रवार शिरकायची ओटी भरावी म्हणते परवा माझ्या स्वप्नात येऊन सांगितले ना तिनं असं म्हणत त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागल्या आबांची झोपी उडाली अंतरुणावर पडवेना ते उठून बसले आणि झरोक्याकडे तोंड करून उगव तिकडे पाहत राहिले दिवसाचा गोंडा फुटला होता फटफटलेला आभाळ तांबडं दिसत होतं त्या आभाळाकडंच त्यांची दृष्टी लागून राहिली तांबड्या समुद्रात विलीन होऊन गेली भव्य विराट अथांग समुद्र कसल्या तरी अबोध अगाधाची जाणीव झाली ब्रह्मानंदे टाळी लागली चित्त एकरूप झालं तांबडा समुद्र हेलावत होता लाटा उसळत होत्या आभाळ गेलं आणि नुसता रंग राहिला तांबडा रंग रंगाच्या लाटा लाट येऊन थडकू लागली जवळ येऊन फुटू लागली हात जोडून बसले आबा त्यातलाच एक ठिपका होऊन गेले अथांगात दंग झाले आणि तोंडातून भुपाही बाहेर येऊ लागली खाली ओसरीवर आलेल्या लक्ष्मीबाई थबकल्या वरून येणारे मंजूळ स्वर कानात साठवत उभ्या राहिल्या किती गोड आवाज किती मंजूळ असा गळा कधी खुल्ला नव्हता बाण हरपून त्या उभ्याच राहिल्या भुपाळी झाली आणि उतड्याकडे तोंड करून आबा बसूनच राहिले ध्यानमग्न अवस्थेत त्याचे बसून राहिले आणि मंजूळ आवाज बाहेरून आत येऊ लागला कारण लुब्ध होऊन गेले किती गोड आवाज किती मंजूळ स्वर वीस वर्षांपूर्वीची शेलाटी काया औचित डोळ्यांपुढे उभी राहिली लाजरी बावरी काकडीसारखी कोळी तीट नाही लावली तर दृष्ट लावावी अशी आबा पाहतच राहिले घट्ट पदर खोचून ती सडा शिंपडत होती आबांचं सारं अंग शहारून गेलं आबा भानावर आले आणि गडबडीनं उठून उभे राहिले खालचा चौक डोळ्यांपुढं आला वृंदावनातली तुळस दिसली गतसालच्या हिरव्या बांगड्या अजून तिच्या हातात होत्या आणि आपली सुनस सळा शिंपडत आहे असा बांगड्या अजून तिच्या हातात होत्या आणि आपली सुनस सळा शिंपडत आहे असा उगीच त्यांना भास झाला डोळ्यावर पडदा आला होता आणि स्वप्नदृष्टीचा पडदा वर सरकला होता पायाच्या चवड्यावर बसून सुन तुळशी वृंदाव पुढे रांगोळी काढत होती डोळ्यांना रंगभंग रंग नक्षी दिसू लागली सडा शिंपून झाला आणि मान वळवून लक्ष्मीबाई म्हणाल्या अजून केशव नाही उठला आबा थोडक हसले आणि डोळे मिचकावून म्हणाले झोपू द्या उठेल सावकाश झोपू द्या काय उठवा मुलांना पुन्हा गडबड नको त्यांची डोळ्यापुढची रांगोळी विस्कटली जरतारी पैठणीतली वेलबुट्टी उसवली गेली आणि कोंबड्यानं बांग द्यावी तशी मान वळून त्यांनी पल्लेदार आवाजात हाक मारली केशव अरे केशव उठा रे नो आज शाळा नाही का तुम्हाला हाका मारतच ते आत गेले सकाळ सुरू झाली गुरुवार जाऊन शुक्रवार उजाडला आणि माणसं रस्त्यानं जाय करू लागली दिवसाचे बेत आणि अवताची जोडणी यांना आरंभ झाला रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यांचा आवाज कानावर येऊ लागला दिवसाची हालचाल सुरू झाली आणि पंत चावडीवर न जाता तक्क्याला पाठ लावून घरातच बसून राहिले दर मंगळवारी आणि शुक्रवारी टपाल घेऊन येणाऱ्या रनरची त्यांच्या मनानं धास्ती घेतली होती ते सकाळपासूनच वाट बघत राहत गुरुवार जाऊन शुक्रवार लागला आणि जीव कास्त्रीत सापडला काळजी लागून राहिली मध्ये फक्त शनिवार आणि रविवार दोनच दिवस होते सोमवारी देव बसणार दसरा पार पडतो की नाही याची मनाला शंका वाटू राहील न जाणो आज टपाल आलं तर काय करायचं काही सुचत नव्हतं टपालाची तलवार मानेवर लटकत होती ती केव्हा धाडगण खाली कोसळेल याचा काही नियम नव्हता तक्क्याला पाठ लावून आबा सुन्न मनानं बसून होते या कशाचीच काळजी लक्ष्मीबाईंना नव्हती त्या आत तापद्याला लागल्या होत्या हा शिरकायची ओटी भरायची होती त्या आपल्या कामात मग्न होऊन गेल्या होत्या मुलंही शाळेला निघून गेली होती वस्तीचे संधीही घरी गेले होते दुसरं कुणीच घरात वावरताना दिसत नव्हतं संबंध ओसरी ओस पडल्यासारखी झाली होती चौक रिकामा होता त्या लांब लांबलचक ओसरीवर टपालाची वाट बघत एकटा जीव तेवढा बसून राहिला होता सकाळ सरत नव्हती दुपार होत नव्हती दिवस जाता जात नव्हता अजगराच्या मिठीत सापडल्यासारखं झालं होतं अंगाला वळसे देऊन दिवस सुस्त पडून राहिला होता काय करावं कळत नव्हतं वेळच जात नव्हता आबाने अंगाला आळोकी पिळोके दिले एका हातानं भुई धरून कंबर मोडली मग दुसरा हात भुईला टेकला हड काळकाळ वाजली जड झालेलं अंग मोकळं झालं आबा पुन्हा तक्क्याला पाठ लावून बसून राहिले डोळ्यांपुढं पुन्हा प्रश्न उभा राहिला आज टप्पाला आलं तर काय करायचं नजर भिरभिरत राहिली चिमण्या जोत्यावर येऊन नाचू लागल्या डोक्यावरच्या चातुळीवर बसून किलबिलू लागल्या त्या भोसड्यांना काही उद्योग नव्हता त्यांनी घर सारं डोक्यावर घेतलं होतं त्यांचे पायच एके जागी ठरत नव्हते सारख्या इकडून तिकडं आणि तिकडून इकडं पळून खेळू लागल्या त्यांच्या चिवशी वाटानं डोकं उठलं होतं सारखा कलकलाट सुरू होता आबा बघत राहिले आणि त्यांच्या पाठशिवणीच्या खेळात थोडा वेळ तेही दंग होऊन गेले पण त्यातही मन रमेना कुठंतरी दृष्टी स्थिर ठेवून ते बघत राहिले आणि पाकडाला टांगलेलं शिंक हालताना दिसू लागलं आबांचं तिकडे लक्ष गेलं ते चटकन जागचे उठले पायाच्या बिजागरी कुरकुरल्या जरा हुरूप आल्यासारखा झाला बसून कंटाळाला आला होता अंगा उघडल्यासारखं झालं होतं ते उठले आणि तुरुतुरु चालत हलणाऱ्या त्या शिंक्याकडे गेले मान पुढं करून त्याने शिंक्यातल्या झाकणीकडे पाहिलं झाकणी रिकामी होती त्यात पाणी नव्हतं आबा तसेच आत गेले पाण्याचं एक भांड घेऊन बाहेर आले आणि झाकणीत पाणी ओतलं झाकणी पाण्यानं भरली आणि आबा बाजूला झाले चिमण्या शिंक्यावर झेप घेऊ लागल्या चुचीनं पाणी पिऊन उडून जाऊ लागल्या कलकलाट कमी झाला त्या दिशेनं अशा झाल्या आणि आबा पुन्हा तक्क्याला पाठ लावून एकटेच बसून राहिले चिमण्यांची ही सोबत गेली आणि काय करावं कळेना झालं सकाळ सरकत नव्हती बसल्या बसल्या उगीच त्या शिंक्याकडे पाहत ते बसून राहिले पाकाडाला लावले ते शंख हलत नव्हतं स्थिर होतं नुसतंच लोंबत होतं लटकत होतं सकाळ रेंगाळली होती तिरकी उन्ह अजून तिरकीच होती नुसतं बसून बसून अंगा उघडलं होतं आणि बघून बघून डोळ्यांना तिरीप आली होती काय करावं तरी काय वेळ कसा घालवावा आबा अजगराच्या मिठीत सापडले होते त्यातनं तरी सुटताच येत नव्हतं केव्हा एकदा दुपार होईल असं वाटत होतं पण सकाळच जात नव्हती दुपारचे वेद लागले होते आणि सकाळच्या वेना सोसवत नव्हत्या एकाएकी कानावर गजर आला जैनांच्या वस्तीतली पूजा सुरू झाली होती घंटा नाजत होत्या सगळ्या गावालाच गजर ऐकू येऊ लागला आबा कान देऊन ऐकत राहिले वेळ जरा पुढे सरकू लागला पण गजर थांबला कानात घुमणारा आवाज नाहीसा झाला आणि सारं घर भकास वाटू लागलं ओसरी लांब लचक दिसू लागली पडवी सुनी सुनी दिसत होती आणि मधला चौक कापून टाकलेल्या सुट्या भागासारखा वेगळा झाला होता कशातच काही अर्थ नव्हता चव नव्हती आबा नुसतेच बसून राहिले होते अदन मदन नुसते सुस्कारे सोडत होते पाकाळाचं शिंकही हलत नव्हतं नुसतं झाडाला लटकलेल्या वटवागळ्यासारखं लोंबत राहिलं होतं चिमण्याही फिरकत नव्हत्या वेळ घालवायचं काही साधनच राहिलं नव्हतं आणि आबा की उठले कोणाडातल्या पानपुड्याचा डबा घेऊन ते पुन्हा जाजमावर बसले हातात आणि कित्ता घेतला आणि ते सुपारी कातरू लागले कातरलेली सुपारी तोंडात न टाकता ते नुसती सुपारी कातरत राहिले डब्यात होत्या नव्हत्या तेवढ्या सुपाऱ्या कातरून झाल्या कातरलेल्या सुपारीचा भुसा डब्यात मावेना झाला हातातला अडकित्ताही काम संपून रिकामा झाला आणि काय करावं हे आबांना कळेना झालं वस्तीतली घंटा ही घनगनायची थांबली होती चिमण्यांचा कलकलाट ही ऐकू येत नव्हता कावळा तेवढा आदनमधनं केव्हा तरी काव काव करीत होता मध्येच ऐकू येणार हा कावळ्याचा आवाज कान टिपत राहिले पण त्यात मन लागत नव्हतं रनरच्या येणाऱ्या वेळा ठरलेल्या नव्हत्या तो केव्हा येईल हे सांगता येत नव्हतं त्याचं येणं त्याच्या लहरीवर अवलंबून होतं झपाट्यासरशी आला तर आता सकाळी सुद्धा येईल आणि कुठं बसला तंबाखू खा तर दुपारही टळेल त्याचा नेम कुणी सांगावा वाट पाहण्याशिवाय अत्यंतर नव्हतं आणि किती वाट पाहायची कळत नव्हतं काय ही सुचेन असं झालं पाणपुडा बंद करून आभा उठले उगीच जोता उतरून खाली गेले पडवीत जाऊन थोडा वेळ उभे राहिले तिथं उभा राहून त्यांनी बाहेर गल्लीकडे पाहिलं थेट राम मंदिराच्या कोपऱ्यांपर्यंत त्यांची नजर गेली गल्ली सारी भकास दिसत होती अंगावर ऊन घेत तीही एकटीच पडली होती एरवी पोरं खेळताना दिसायची पण तीही आता शाळेत गेली होती गल्लीत कुणी फिरकताना दिसत नव्हतं एखादं ढोर सुद्धा दृष्टीस पडत नव्हतं आबा तिथं उभं राहून कंटाळे आणि उगाच चौकातनं एक चक्कर मारून ते आत घरात गेले कामात गुंग होऊन गेलेल्या लक्ष्मीबाई म्हणाल्या का आत कालात बसून बसून कंटाळो काय करू मग उगीच बसून काय राहिलाय असं लक्ष्मीबाईने विचारलं आणि आबा म्हणाले बसू नको तर करू तरी काय काम तरी सांगा एखादं आणि लक्ष्मीबाई बोलल्या पाणी तापले अंगावर पाणी ओतून घ्या देवपूजा करा आबांना उद्योग मिळाल्यासारखा झाला मगापासनं त्यांना हे काही सुचलेलंच नव्हतं त्याने आठवण केली हे बरं झालं असं वाटलं सकाळपासून ते उगीच बसून राहिले होते वेळ जात नव्हता आणि तो कसा घालवावा हे कळत नव्हतं लक्ष्मीबाईने आंघोळीची आणि देवपूजेची आठवण केली तसा त्यांना जरा हुरूप आला गडबडीनं मान वर करून ते दांडीवरचं धोतर शोधू लागले वाळत घातलेलं धोतर कुठं दिसत नव्हतं आणि आबा दांडीकडेच पाहत राहिले लक्ष्मीबाईने विचारलं वर काय बघताय धोतर कुठं दिसत नाही निर्या करून ठेवले ते नाणी घरात आणि इथंच काय बघताय दांडीवर काही नाही हे दिसत नाही का डोळ्याला गडबडीनं पाय उचलून ते नाणी घरात गेले सगळा सराजमा तयार होता आबानी भडाभडा चार तांबे पाणी अंगावर उचलून घेतलं अंगोळीला कसा किती वेळ लागणार बाजलीचं पाणी केव्हा संपलं आंघोळ उरकली सोवळं नेसून आबा देवघरात गेले देवही सगळे पाण्यात बुचकळून काढले हातात एक दगड घेऊन त्यांना घासत बसावंसं वाटलं काय करावं पूजाही उरकली धोतर नेसून आबा बाहेर आले उसरीवर उभं राहून उगीच धोतराच्या निर्या साफ करू लागले उन्हं आता शिजोता चढून वर आली होती शाळा सुटायलाही अजून अवकाश होता केशव माधव आले म्हणजे त्यांचा अभ्यास तरी घेता येईल शाळेला जाऊन काय धन लावतात हे एकदा बघितलं पाहिजे चौदा वर्षांचा धगुरडा झाला तो केशव पण अजून गाढवाला नीट अक्षर काढता येत नाहीत त्यांच्या मानेवर खडा ठेवून बोरून पुस्त्या लिहून घेतल्या पाहिजेत ज्येष्ठ पुत्र हा उद्या गावाचं कुलकर्ण हा सांभाळणार नीट लिहायला यायला नको याला माधवच बरा आणि पण त्याचं आपलं आमच्यासारखं इतकं मऊ राहून चालणार नाही केशवला शहाणं केलं पाहिजे त्याच्यातच धमक आहे दोन देण्याची दोन घेण्याची भांचोद आम्हाला सुद्धा उलटून बोलतो हा कुणाला भीक घालायचा नाही त्याच्यावरच लक्ष ठेवलं पाहिजे एवढ्यात भुरकणे एक चिमणी डोक्यावरनं उडून वर आढ्यावर जाऊन बसली मान वर करून आबा बघत राहिले वर केलेली मान तिरकी करून निहाळू लागले ती आड्यावर बसली चिमणी तोंडात एक चिंदी धरून त्यांच्याकडे बघत बसली दोघेही एकमेकाकडे टक लावून असं बघत राहिले आणि आबांना हसू आलं त्याने हसूनच विचारलं काय काय करतीस बया घर बांधतीस बांध बांध आबा बोलले आणि चिमणीच्या तोंडातली ती चिंधी एकाएकी सुटून खाली आली आपल्या भोवती वळसे घेत गिरगिरत ती भुईला येऊन पडली चिमणी जातो ऐवज त्यांच्या पायाशीच पडला होता जा घेऊन जा असं म्हणत आबा थोडं बाजूला झाले आबांची सांगी तिला कळली असावी ती भुरुरकण खाली आली आणि चिंदी घेऊन पुन्हा वर गेली आढ्यावर बसून टुकू टुकू आबांच्याकडेच पाहत राहिली आबाही तिरक्या मानं तिच्याकडेच बघत राहिले एवढी टक लावून ती काय पाहते कळत नव्हतं त्यांना पुन्हा हसू आलं ते खुदकन हसले आणि चिमणी भुरुरकन उडून गेली पाळण्याच्या नादात तोंडातली चिंधी तिथंच टाकून ती निघून गेली होती आबांचं लक्ष त्या चिंदीवरच खिळून राहिलं एकाएकी त्यांना आठवण झाली उद्या पर्वावर दसरा आला होता अजून मुलांना नवे कपडे शिवले नव्हते घाईघाईनं ते आत गेले आणि लक्ष्मीबाईंना म्हणाले तुम्हाला काही आठवण आहे का काय झालं उद्या पर्वावर दसरा आलाय ना हो मग मुलांना कपडे शिवायची आठवण केलीत दसऱ्याचीच आठवण नाही तर कपड्याची आठवण कशी करू चित्त कुठे ठिकाणावर अलीकडे काही लक्षातच येईन असं झालंय माझ्या आणि असं म्हणून त्या पुढे बोलल्या सोमवारी विड्याची पानं लागतील त्यांची आठवण तुम्हीच करा मला कोणत्या कोणत्या गोष्टींची आठवण करायची हे एकदा नीट आठवून सांगा असं म्हणून आबा झटक्यानं बाहेर केले आणि त्या तिरमिरीतच ओसरीवर फेऱ्या घालत राहिले एरजारा घालून पाय कंटाळे ते उभे राहिले आणि तोंड बाहेर काढून वरच्या आभाळाकडे बघू लागले कलकलणाऱ्या वरच्या निळ्या ऐन्याकडे बघत ते म्हणाले बाबा काय एवढी ओढ धरली यंदा पडायचा विचार नाही मनात तू नाही पडलास तर रानं कशी पिकायची रानं पिकली नाहीत तर फाळा कसा वसूल व्हायचा एवढ्यात देवाची एक गाय डुलत डुलत आत आली आणि थेट चौकात येऊन उभी राहिली ओसरीवरून आत बघतच आबा ओरडले अहो ऐकलं का गाय आली या गाय